श्रीराम समर्थ पंचिका दुसरी समास चौथा वेदविनियोग जर समाधान प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी मुख्यत्वे ज्ञान झाले पाहिजे मग वेदाचे निरूपण ज्ञान उपासना आणि कर्म अशा तीन कांडात करायची काय आवश्यकता होती वेदांनी एक ज्ञानाचीच प्रतिष्ठापना करायला हवी होती त्याने इतर दुसरे काही बोलायला नको होते पण इथे तर स्त्री पुत्रादी विषय भोगावेत अशी वेदच आज्ञा करत आहे वेद त्रिगुणात्मक असून अर्जुना गुणातीत हो असे भगवद्गीतेचे वचन म्हणून हा विरोध जाणवतो वेदाने असे काही न सांगता एका ज्ञानाचीच प्रतिष्ठा वाढवली असती तर जीव निरनिराळ्या सुखदुःखांमध्ये का फिरत राहिला असता म्हणून वेदानेच जीवासाठी बंधन निर्माण केले आहे अशी शंका बळावते आणि वेदवाक्याला दूषण देण्याची कल्पना मनात येते यावर उत्तर असे की संपूर्ण वेदाचे तात्पर्य ज्ञानपरच आहे पण जे मंदमती बाष्कळ बडबड करणारे लोक असतात त्यांना मात्र वेद असंबद्ध बोलतो असे वाटते बापाचा आवडता पुत्र असतो तो ज्ञानी आणि सर्वमान्य भावा असे त्याला वाटत असते तो जर संपूर्ण विद्या शिकला तर त्यामुळे बापाला संतोष होतो म्हणून तो त्याच्याकडून अभ्यास करवून घेतो पण तो बालमती असल्याने त्याला काही कळत नाही त्याचे खेळावरच अतुनात प्रेम असते त्याला शिक्षण गोड वाटत नाही तो गावाबाहेर धावतो आपल्याबरोबरचे सवंगडी गोळा करतो त्याला खाण्यापिण्याचेही भान राहत नाही ऊन थंडी यांचेही स्मरण राहत नाही बापाला अंतःकरणात तळमळ वाटते हा पोरगा विनाकारण धडपडतो कदाचित हातपाय मोडून घेईल याला काय करावे याचा तो विचार करतो शिकवले तरी ऐकत नाही अशी चिंता त्याला लागते मग बापानेच एक उपाय शोधून काढला त्याने चक्रे चेंडू आणखी इतर अनेक खेळ मोठ्या कौतुकाने आणवून घेतले मग आपल्याच घराच्या अंगणात लहान लहान मुलांना जमवले आणि त्यांना तुम्ही येथेच खेळा अशी त्याने आज्ञा केली तसेच वेदाच्या बाबतीत असे समज जीव ज्ञानसंपन्न व्हावेत अशी वेदाची इच्छा आहे पण जीव तर अविद्येमुळे फुललेले आहेत भुललेले आहेत त्यांना विषयातच रुची आहे जे सापडेल ते खावे एखादी स्त्री पाहिली की तिचा भोग घ्यावा आणि मनात येईल तेथे एखाद्या पशुप्रमाणे शयन करावे अशा प्रकारते अशा प्रकारे ते अनावर म्हणजे आवरणात कठीण झाले त्यामुळे त्यांचे दुःख वाढले पण त्यांना ते कळत नव्हते उलट त्या दुःखालाही ते सुखच मानत राहिले तेव्हा वेदाने म्हटले की आता काय करावे या मुलांचे हे भोग कसे सुटतील आणि यांना ज्ञान कसे प्राप्त होईल अशी काळजी त्याला वाटली तेव्हा विचार करून त्याने ब्राह्मणादी वर्ण निर्माण केले त्यांना स्वजातीतच विवाह करावेत लहानपणीच वयात फारसे अंतर नसेल अशांचाच विवाह करावा अग्नी ब्राह्मण आणि वेदांचा आधार घेऊन चार आश्रमांची व्यवस्था केली त्यात गृहस्थाश्रमच श्रेष्ठ असे सांगितले तू हा की त्या जीवानी स्वैरपणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागू नये विषयांचा उपभोग घ्यावा पण यावर बंधन असावे अशा तऱ्हेने एखाद्या पित्याप्रमाणे वेद जीवांना त्यांची मर्जी सांभाळत त्यांना भोगापासून परावृत्त करतो विषयांचा भोग घेऊ नका असे म्हणावे तर ती जीवरूपी मुले आपल्या स्वभाव धर्मानुसार ऐकणार नाहीत म्हणून वेदाने हा मार्ग शोधून काढला यावर कोणी आक्षेप घेईल की वेदाने जीवांच्या कलाने न घेत बसता त्याला चांगला दंड करायला हवा होता यावर उत्तर असे की प्रपंचातील सुखदुःखांनी जीवांना खूप कष्ट होतात हाच त्यांना मोठा दंड होय पण त्यांना त्याचा प्रत्यय म्हणजे जाणीव येत नाही त्या विषयभोगांच्या म्हणजे सुखदुःखदायक असूनही त्यांना वीट तर येत नाहीच उलट त्यांचे विषयाबद्दलचे आकर्षण अधिकच वाढते यावर आक्षेपकाचे म्हणणे असे की वेदवचनांवर विश्वास नाही असा कोणी प्राणी जन्माला आला आहे काय अशी आशंका मनात असेल तर नीट लक्ष दे स्त्रीला ऋतू असतानाच केवळ प्रजोत्पत्तीसाठी तिच्याशी संभोग करावा तिला पुत्र होताच तिला माते समान मानावे असे वेदाचे वचन असताना जीवाना का बरे सत्य वाटत नाही तुमची इच्छा असेल तर विवाह करा अन्यथा इच्छा नसेल तर माघारी फिरा याही वेदवचनाचा काय म्हणून अभ्यर केला जातो जे वेदवचन आवडीसारखे असते तेवढेच स्वीकारतात आणि या बाबतीत शास्त्राची अडचण नाही असे शेखीने सांगतात आणि आपल्या इच्छेप्रमाणे विषय भोगत सुटतात याला वेदाने काय करावे आता हेही लक्षात घ्या की नित्य नैमित्तिक इत्यादी सर्व विहित कर्मांचे फळ म्हणजे अंतःकरणाची शुद्धी होणे हे होय चित्तशुद्धी झाल्यानंतर जीवाच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे विविदिशा निर्माण होते वेदाच्या मते कर्माचे हे मुख्य फळ होय पण ते कोणीही विधियुक्त पद्धतीने करत नाही म्हणून वेदाने त्या त्या फळाची आवड निर्माण केली अशा प्रकारे त्या कर्माची भलावण कराव्यास सुरुवात केली पण झाले उलटेच त्यामुळे उलट कामच कर्माशक्ती वाढत गेला आणि मुख्य कर्मफळ कोणीच जाणून घेतली नाही वेदाने अनेक धार्मिक कृत्यांचे विधान सांगितले पण त्या योगे कामनाच बळावत गेल्या पुत्राला काही रोग होताच आई तातडीने काही औषधांचे इलाज करते पण तो ती औषधे घेतच नाही मग त्यावरती तू हे औषध घेतलेस तर तुला गुळखोबरे खोबरे साखर देईन अशी प्रलोभने त्याला दाखवते तेव्हा तो ती औषधे डोळे मिटून गटागट घेऊन टाकतो मग तो सांगत सुटतो की मी औषध घेतले म्हणून मला लाडू मिळाले याप्रमाणे जीवही सांगत सुटतो की मी पूर्वी चांगली कर्मे केली त्यामुळे मला पुत्रप्राप्ती झाली इत्यादी सुखे मिळाली कडू आंबट इत्यादी पदार्थांच्या सेवनाने कुपथ्य झाले आणि त्यामुळे रोगापासून मुक्तता होऊ शकली नाही त्याप्रमाणे पुत्रादी फळांच्या आशेने चित्तशुद्धीचे फळ चुकले ज्याप्रमाणे आपण वेल लावला त्यावर फळे आली ती फुले तोडल्यामुळे आपण त्यांच्या फळांना मुकतो त्याप्रमाणे पोटी वासना धरल्यामुळे ही वेळ आली चित्तशुद्धीरूप फळ प्राप्त झाले नाही म्हणून काम्य आणि निषिद्ध कर्मे सोडून जर कर्माचरण केले म्हणजे निष्काम भावनेने विधित कर्मे केली तर आणि ते सहजपणे ईश्वरार्पण केले तर अंतःकरण शुद्धी होते हा वेदाचा अभिप्राय असून त्याप्रमाणे आचरण केले तर तो परंपरेने ज्ञानाच्या प्राप्तीचा मार्ग आहे निष्काम कर्मे ईश्वराला फळे अर्पण चित्तशुद्धी ज्ञानप्राप्ती अशी परंपरा या मार्गात काहीही विपरीत होत नाही हा कर्माचा खरा विनियोग आहे आता उपासनेचे फळ ऐका चित्ताचे स्थिरत्व होते दुःखाचे डोंगर नाहीसे होतात आणि आनंद प्राप्ती होते चित्त स्थैर्य होते आणि आनंदाची प्राप्ती होते याला आधार काय याप्रमाणे कोणता युक्तिवाद आहे तर झोपेमध्ये चित्ताचा अभाव असल्याने जीव सुखरूप असतो हाच तो युक्तिवाद होय खरे म्हणजे निर्गुण ईश्वराची आवडीने उपासना करावी पण ते अज्ञानामुळे घडत नाही म्हणून परमेश्वर सगुण रूप धारण करतो कारण त्याला जीवावर कृपा करण्याची अत्यंत आवड आहे त्यामुळे जीवाच्या आवडीनुसार तो स्वेच्छेने रूप धारण करतो तो जे जे अवतार करतो ते सर्व भक्तांसाठीच होत त्याची अपेक्षा अशी असते की भक्त हो सर्व गोष्टींचा त्याग करून तुम्ही माझी भक्त करावी त्यामुळे तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल पण नेमकी येथेच आपली फलाकांक्षा घाला घालते मूर्ख लोक फक्त देह आणि इंद्रियांना सुख व्हावे म्हणून मला अणिबादी सिद्धींचे सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात बाळगतात त्यांची ही धारणा जेव्हा अत्यंत उत्कट होते तेव्हा अनिमादी सिद्धी त्यांना प्राप्त होतात आणि सलोकता समीपता स्वरूपता इत्यादी तिन्ही मुक्ती त्याला क्रमाने प्राप्त होतात पण तो आत्मसुखाला मात्र मुक्तात त्यांना मिळावयाचे तेच मुख्य फळ होय पण नेमके तेच राहून जाते ते ऐश्वर्याला भुलतात पण त्याची नश्वरता त्यांच्या लक्षात येत नाही ही जी त्यांना फळे मिळतात त्यांना नश्वर कसे म्हणता अशी आशंका जर मनात असेल तर सांग बरे जय विजय यांचे अचानक पतन कसे झाले म्हणजेच या ऐश्वर्याला नाश आहे खरे काय ते नीट विचार करून पहा जे कामनेच्या पलीकडे आहे ते अविनाशी तत्व एकच आहे ज्याच्या मनात काही इच्छा नाही त्याने मला जिंकून घेतले असे भगवंताने निरनिराळ्या ठिकाणी प्रतिपादन केले आहे ज्यांना अजिबात काही इच्छा नाही असे भक्त थोडेच असतात बाकीचे भक्त कामनेमुळे आर्त जिज्ञासू अर्थार्थी या तीन प्रकारात मोडतात आर्त म्हणजे पीडित जिज्ञासू म्हणजे जाणून घेण्याची इच्छा असणारा आणि काही अर्थलाभाची इच्छा धरणारा तो अर्थार्थी होय ज्ञानी भक्त मला आवडतो त्याखेरीज अन्यांबद्दल बोलायला नको असे परमेश्वराने म्हटलेले आहे त्यानेच ही घट घ अट घातली आहे की कर्मे करताना कामनेचा त्याग करावा उपासनेचे हेच फळ आहे की वासनांचे समूळ निर्मूलन होते व शुद्ध ज्ञान झाले <coughs> की सुखाचे कल्लोळ उठू लागतात हा उपासनेचा विनियोग म्हणजे उपयोग आहे हाच त्रिकांडात्मक म्हणजे ज्ञानकांड कर्मकांड आणि उपासनाकांड वेदाचा आशय आहे वेद तोंडाने अधिकारपरत्वे वेगवेगळा उपदेश करत असला तरी त्याची परिणती ज्ञानातच होते म्हणून वेदाला ज्ञाना वाचून दुसरे काही सांगायचेच नाही जे अनुभवी लोक आहेत ते या वचनाची साक्ष देतील इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे वेद विनियोग प्रकारे चतुर्थ समासः श्रीराम समर्थ